श्रीराम समर्थ पंचिका दहावी समास चौथा सविकल्प समाधी प्रकार परब्रह्मामध्ये नित्य संचार करूनही त्याला जे जाणत नाहीत ते बिछाण्यावर झोपलेल्या माणसाप्रमाणे सुषुप्ती अवस्थेतच असतात असा माणूस कलियुगाप्रमाणे बद्ध होय ते परब्रह्म जाणून घ्यावे आणि मनोभावे इच्छा करतो तो मुमुक्ष होय बिछाण्यावर जागा बिछाण्यावर असून जागा झालेल्या माणसाप्रमाणे तो असून द्वापार युगाप्रमाणे त्याची स्थिती असते श्रवण मननाच्या योगाने ब्रह्म जाणावे निधिध्यासाने त्याचे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे असे ज्याला वाटते आणि साधनांनी जो संपन्न असतो तो अंथरुणावरून उठून कामाला लागलेल्या माणसाप्रमाणे असून तो साधक होय त्याची स्थिती त्रेतायुगाप्रमाणे असते या पुढे साधने संपली आणि तो स्वतःच साध्यरूप बनला आणि परब्रह्मामध्ये एकटाच संचार करू लागला की तो खरा जीवनमुक्त होतो त्यावेळी त्याची स्थिती कृतयुगासारखी असते सर्व लोक जेथे जागृत असतात म्हणजे लौकिक व्यवहारात रस घेत असतात तेथे हा जीवनमुक्त सुप्त दशेत असतो आणि लोक जेथे शयन करतात जे पारमार्थिक विषयाकडे पाठ फिरवतात तेथे हा अखंड जागृती म्हणजे सावध दक्ष भोगत असतो सर्वांना जे स्थान अदृश्य असते तेथे त्याची वस्ती असते आणि सर्वसामान्य लोक जेथे विहार करतात ते स्थान त्याने ओकलेल्या पदार्थाप्रमाणे टाळलेले असते तो विवेकी असल्यामुळे सर्वापेक्षा वेगळा असला तरी तो लोकांचा समुदाय सोडून निघून जातो असेही होत नाही दही घुसळून मंथन करून लोणी काढले पण ते ताकातून वेगळे न काढता ताकातच ठेवले तरी ते कल्पांतीही ताकात पुन्हा मिसळून जात नाही त्याप्रमाणे जनसमुदायामध्ये ज्ञाता वावरत असला तरी त्या ताकातच राहिलेल्या लोण्याप्रमाणे अलिप्त असतो त्याची वर्तणूक आता यथामथी सांगतो नामरूपांचा त्याग केल्यानंतर सर्व विश्व त्याला अस्थिभाती प्रियात्मकाने कोंदाटलेले आढळते आणि मग अहो काय आश्चर्य मीच तुला पाहिले असे तो म्हणू लागतो माझाच मला नमस्कार असो माझा मोठेपणा मीच जाणतो वा सद्गुरुराया तुम्ही माझीच मला ओळख करून दिलीत माझे सगळे अज्ञान कुठे गेले कळत नाही ज्ञानाने सर्व ब्रह्मांडादी सृष्टी जळून राख केली मी एवढा घनदाट असून आता अणुलाही तेथे शिरकाव नाही असा मी ओतप्रोत अविकारी म्हणजे अवीट अविश्वसनीय वाटेने इतका वाढलो आहे काहीचा बाहीच वाढलो आहे पण तरीसुद्धा मी कोणाला दिसत नाही ब्रह्मादी देव विनाकारण धडपडतात पण मी मात्र अखंडई करस अशा ब्रह्माने परिपूर्ण असून अनंत आहे माझा अंत म्हणजे विस्तार मर्यादा मलाच माहीत नाही माझे अनुमान तरी कोण करू शकणार माझ्या अंतःकरणाला सुद्धा माझे ज्ञान होत नाही अशा परिस्थितीत जीभ ही केवळ चामडी ठरते ती काय बडबड करील पराही जाणीव सोडून तेथे दडी मारते जे ब्रह्म ज्ञानापासून लपून राहिले आहे तेथे ज्ञान बापडे काय करणार त्याने अज्ञान जाळून टाकले व स्वतः मावळले उरला तो केवळ चैतन्यरूप असा मी मला तूर्य म्हणजे चौथा असे म्हणतात कारण मी तिन्ही अवस्थांना जाणतो हा आरोप केवळ उपाधीच्या संदर्भात माझ्यावर करतात पण मी स्वयंप्रकाशी आणि एकटा आहे मी अखंड असा एकटा आहे व्याप पदार्था वाचून मी व्यापक आहे मी एकटाच असल्याने अनुभवी आणि अनुभव असा भेद माझ्या ठिकाणी थोटा पडतो वेदांनी सर्व प्रकाशित केले असले तरी मला पाहताच त्याने मौन धरले पुढे तर ते मौनही टाकून मौनही टाकून ते मीच होऊन राहिलो अहो हे ब्रह्मांड कोठे गेले की माझ्यामध्येच ते सामावले मी मूळ मायेचेही आपोषण घेतले आहे म्हणजे मूळ मायेला संपून टाकले आहे असा मी परिपूर्ण असता विनाकारणच मी खोटी अहममता धारण केली आणि विनाकारणच की हो मी कष्टात पडलो असे म्हणून तो रडू लागला यावर लोक त्याला विचारू लागतात काय हो काय झाले त्यावेळी तो म्हणतो माझे आईबाप गेले मीच माझ्या पत्नी आणि पुत्रांचा वध केला यावर लोक ते कोडे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्याचे मन स्वरूपाकार होते मग त्याचा तोच त्याला आवडू लागतो त्यामुळे तो हसायला लागतो हसता हसता त्याचा आनंद दाटून येतो त्याचे अंग स्वेद रोमांच याने थरारून जाते आणि मग त्या भरात तो आवेशाने उडी मारतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतो अहो हे कसे झाले अशा आश्चर्याने त्याचे मन भुरळ पडल्याप्रमाणे होते आणि कलस कळसूत्री बाहुलीप्रमाणे त्याचा देह नाचू लागतो माझ्या या सुखात लोक बरोबरीने वाटेकरी होतील असे म्हणून तो बेसुमारपणे धावत सुटतो कधी माझे सुख मलाच ठाऊक मूर्खांना त्याची काय कल्पना असे म्हणून पृथ्वीकडे तोंड करून अधोमुख होऊन बसून राहतो चव्हाटा हाच त्याचा एकांत असतो हठयोगी मात्र विनाकारण कष्ट घेत असतात जनात विजनात सर्वत्र सारखे असणारे ब्रह्म काही एकदेशी नाही योगाचे ब्रह्म खोलीतच तेवढे आढळते मुद्राधारकाचे ब्रह्म फक्त डोळ्यात साठवलेले असते पण ज्याचे कैवल्य उघडे आहे त्या जीवनमुक्तालाच फक्त स्वप्रभ म्हणजे स्वयंप्रकाशी ब्रह्म खऱ्या अर्थाने जाणवते वैष्णव उपासक म्हणतात की देव वैकुंठात आहे त्याच वेळी शैवही ओरडून सांगतात की शंकर कैलासात आहे पण एवढा मोठा देव वैकुंठात किंवा कैलासात कसा सामावला जाईल अहो या लोकांना वेड लागले आहे काय याला काय उपाय करावा ते समजत नाही जाऊ द्या परोपदेश करून मला काय साध्य होणार आहे मला मात्र सद्गुरु कृपेने गुह्य गोष्ट प्राप्त झाली आहे अगस्ती ऋषींनी तप केले आणि त्या तपसामर्थ्याने संपूर्ण सागर आपल्या पोटात सामावून घेतला पण मी तर केवळ दृष्टीने सर्व मायेसहित ब्रह्मांडाला गिळून टाकले जीवनमुक्ताच्या मस्तकावरचे केस उडत असतात ते जणू स्वर्गसुखाला वाकुल्या दावत असतात त्याचे हात खाली वळलेले असतात ते जणू शेषाला तू केवळ भारवाही आहेस म्हणून हिणवत असतात त्याने आपल्या नेत्रकटाक्षाने पाहून शंकराला सुचवले की पहा मला तुमचं ऐश्वर प्राप्त झाले आहे तो विष्णूला हाताने खुणावून म्हणतो की तुम्ही अवतार घ्यावे सज्जनांचे परिपालन करावे तुम्हाला माझे वंदन असो अहो ब्रह्मदेवा तुम्हाला उत्पत्तीचे श्रम फार काळ पडले पण आमच्यावर लोभ असू द्या अशा तऱ्हेने विचार करत असतानाच त्याची वृत्ती पुन्हा चैतन्यात बुडून जाते आणि त्याचा देह मात्र वाळलेल्या गवताप्रमाणे झालेला असतो प्रारब्धाने जे जे भोग प्राप्त होतील ते ते तो भोग तो रीतीप्रमाणे भोगत असतो संकल्प विकल्पांची आवड त्याला राहिलेलीच नसते बद्धता पुढे जाऊन जात असते निघून जात असते आणि त्याच्या मागे मोक्ष वाटापुसत येत असतो जुळ्या मुलांप्रमाणे एका वाचून दुसऱ्याला करमत नाही तसे मोक्षाला त्याच्या वाचून राहवत नाही इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे सविकल्प समाधी प्रकारे चतुर्थ समासहा श्रीराम समर्थ